प्यारा योगी बनो ज्ञानी बनो योगी जीवन है प्यारा काम क्रोध मद लोभ मोह वश आज है सब मोहता योग लगा कर पाप मिटा ले स्वर्ग सजा ले तू आज काम क्रोध मद लोभ मोह वश आज है सब मोहताज योग लगा कर पाप मिटा ले स्वर्ग सजा ले तू आज जन्म जन्म के पावन नमस्कार मित्रांनो मी आहे चंदना रेडिओ शिवनेरीवरून बोलत आहे मी तुम्हाला आज एक प्रासंगिक कहाणी सांगणार आहे एक राजा असतो राजा न्यायप्रिय धार्मिक आणि प्रजाप्रियही असतो तो रोज आपल्या इष्टदेवताची भावनेने पूजापाठ करत असतो एक दिवस त्यांचे इष्टदेवता त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि राजनला विचारतात की राजन तुझी काय इच्छा आहे राजा विच सांगतो की हे भगवान तुम्ही सगळं दिलेलं वैभव आणि सुखशांती माझ्याकडे सर्व काही आहे पण तरीही माझी एक इच्छा आहे की जसं तुम्ही मला दर्शन दिलं तसं तुम्ही माझ्या प्रजेलाही दर्शन द्या भगवान म्हणतात ते शक्य नाही पण राजाच्या जिद्द पुढे भगवंताने सांगितले ठीक आहे की तू उद्या या पाढीवर तुझ्या प्रजेला घेऊ नये राजा खुश झाला आणि तो राज दरबारामध्ये जाऊन सगळीकडे फैलवून देतो की उद्या आपल्याला भगवंत भेटणार आहे तर सगळे वेळेवर येऊन जा तर राजा प्रजा खूप खुश होते आणि त्यांचे स्वजन प्रियजनही खुश होतात की उद्या आपल्याला भगवंत भेटणार आहे म्हणून सगळे उद्या वेळेवर येऊन पोचतात आणि जिथे भगवंत भेटणार होता त्या पाढीवर त्या पाढीकडे जायला लागले आता चालता चालता आता त्यांना एक तांब्याच्या सिक्क्यांचा पहाड लागतो त्याच्यातली काही प्रजा त्या सिक्क्यांशी आकर्षित झाली अरे तांब्यांचे सिक्के म्हणून ते आपल्या पोटलीत भरायला लागले आणि पोटल्या भरून भरून ते आपल्या घरी घेऊन जाऊ लागले तर त्याच्यामधली बाकी अर्धी पाजरा उरली अजून थोड्या अंतरावर गेल्यानंतर चांदींच्या सिक्क्यांचा पहाड लागला तिथेही काही थोडी प्रजा त्या चांदीच्या सिक्क्यांशी आकर्षित झाली आणि तिकडे पळत जाऊन आपल्या पोटलीमध्ये भरून घरी घेऊ जाऊ लागली आता त्यांच्या मनामध्ये विचार आला अरे चांदीचे सिक्के आहे ते कधी न भेटणारे आपल्याला भगवंत केव्हाही भेटेल म्हणून ते पोटल्या भरून भरून घरी घेऊन जाऊ लागले आता राजन त्यांनाही सांगतो अरे पहिले भगवंताला तर भेटा पण राजाच्या गोष्टींकडे कोणी लक्ष द्यायला तयारही नाही आता उरली थोडी प्रजा आणि स्वजन प्रियजन राजा आणि राणी आणि त्यांच्याबरोबर पुढे थोड्या अंतरावर गेल्यानंतर सोन्याच्या सिक्क्यांचा पहाड लागला आता जी स्वजन प्रियजन आणि थोडी प्रजा उरली होती त्या सोन्याच्या सिक्क्यांच्या पाळशी आकर्षित झाली आणि पळत पळत जाऊन आपल्या पोटलीमध्ये बांधून घरी घेऊन जाऊ लागली आता राजा त्यांना सांगतो अरे भगवंत आपल्याला भेटायला आला आहे पहिले भगवंताला तर भेटा राजाच्या गोष्टीकडे त्यांनी लक्षच दिले नाही ते आपल्या पोटल्या बांधू लागले आणि घरी घेऊन जाऊ लागले आता राजा राणीला सांगतो अरे भगवंत आपल्यासाठी भेटण्यासाठी वाट पाहत आहे तरीही हे सोन्याच्या सिक्क्यांच्या मागे लागले आहे राणी म्हणते बरोबर आहे उरली फक्त राजा आणि राणी थोड्या और अंतरावर गेल्यानंतर रंगीबेरंगी हिऱ्यांचा पहाड लागला राणी त्याच्याशी आकर्षित झाली इतकी मोहित झाली की पळत पळत हिरे पोटल्यांमध्ये बांधू लागली आता त्या पोटल्या संपल्यानंतर ती आपल्या झोळीमध्ये भरायला लागली झोळी फाटली तरी ती हिरे त्याच्यात ती भरत होती राजा तिला घडी घडी सांगतो अगं पहिले भगवंताला तर भेटून घे राज दरबारात तर तुला हिरे माणिक सगळं काही भेटून जाईल पण भगवंत नाही भेटणार पण राजाच्या गोष्टीकडे ती लक्षच देत नव्हती राजा दुःखी झाला आणि एकटाच त्या पहाडीकडे पोचला आता भगवंत तिथे उभे होता सगळ्यांसाठी दर्शन देण्यासाठी भगवंत विचारतो की काय झाले राजन कुठे आहे तुझी प्रजा मी त्यांच्यासाठी दर्शन देण्यासाठी इथे उभा आहे राजन म्हणतो की हे भगवान ते तर आली होती पण या जगातल्या भौतिक साधनांमध्ये इतकी फसून गेली की भगवंत आपल्याला भेटणार आहे हे सुद्धा ते विसरून गेले तर भगवंत म्हणतो मी तुला तर पहिलेच सांगितले की प्रत्येकाच्या भाग्यामध्ये भगवंताला भेटणं नसतं ज्याच्या भाग्यता आहे त्यालाच भगवंत भेटत असतो सांगण्याचं तात्पर्य असं की आज बघा आपणही रोज मंदिरामध्ये जातो मंदिरात गेल्यानंतर भगवंतासमोर हात जोडतो प्रार्थनाही करतो पण दर्शन का होत नाही कारण सांगितले जाते की आपण मनापासून अगर भगवंताला आठवण करू आणि त्याची प्रार्थना करू नक्कीच तुमची प्रार्थना त्या परमात्म्यापर्यंत परेल आणि शुद्ध भावने के शुद्ध शुद्ध मनाने केलेली प्रार्थना भगवंतापर्यंत जरूर पोचेल आणि कधी ना कधी तुम्हालाही दर्शन होईल योगी बनो ज्ञानी बनो क्योंकि जीवन है प्यारा काम क्रोध मद लोभ मोह वश आज है सब मोहता योग लगा कर पाप मिटा ले स्वर्ग सजा ले तू आज काम क्रोध मद लोभ मोह वश आज है सब मोहता योग पाप मिटाले स्वर्ग सजा